जीवन योग जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे अर्थपूर्ण जगण्याचे जीवन यशस्वी करणारे कल्याण साधणारे खऱ्या अर्थाने जीवन जगावया शिकवणारे आहे जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे जीवन जगण्याची कला आहे विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदानं जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे जीवन योग हा ज्ञानानं दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो जीवन दिव्य होतं त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस स्पर्श लाभतो कुठलंही आवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे जीवन योग वैभवाचे श्रीमंतीचे समृद्धीचे संपन्नतेचे यशाचे आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत हे विचार वैश्विक आहेत पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे हे विचार जो अंमलात आणि आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवाला येईल संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता सृजनशीलता आणून आयुष्य खुलवा सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा सदा हरित प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी निरामय आणि निकोप शरीर मनाचे सुदृढ आरोग्य दुःख भीती नैराश्य ताणतणाव हिंसा क्रोध चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी आपली परिस्थिती का बदलत नाही श्रीमंतीचं रहस्य काय आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे आत्मविश्वास कसा मिळवावा जीवनशैली कशी हवी जीवनाची उंची कशी वाढवावी या प्रश्नांचा उहापोह करणारी जीवनाचाच जीवन योग बनवणारी जीवनात अखंड आनंदाचा धरा निर्माण करून शांत यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय पाचवा विदुराचा प्रश्न आणि मैत्रियांची सृष्टी क्रमवर्णन श्री शुकदेव म्हणाले हरिद्वाराला राहणाऱ्या परमज्ञानी मैत्रियाकडे भगवत भक्तीने अंतकरण शुद्ध झालेला विदुर गेला आणि त्यांच्या सौजन्याने मनप्रेमाने भरून येऊन त्याने त्यांना विचारले विदुर म्हणाला भगवन सर्व संसारी लोक सुखप्राप्तीसाठी कर्म करतात परंतु त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचे दुःख सुद्धा दूर होत नाही उलट कर्मामुळे त्यांच्या दुःखात वाढच होते म्हणून याविषयी योग्य काय आणि अयोग्य काय ते आपण कृपा करून मला सांगावे आपल्या दुर्भाग्यामुळे जे लोक भगवान श्रीकृष्णापासून दूर असतात अधर्माचे आचरण करतात आणि अत्यंत दुःखी आहेत अशांच्यावर कृपा करण्यासाठीच आपल्यासारखे भाग्यवान भगवत भक्त पृथ्वीवर संचार करतात साधू शिरोमणी आपण मला शांती देणाऱ्या अशा साधनाचा उपदेश करा की ज्यानुसार आराधना केल्याने भगवान भक्तांच्या भक्तीने पवित्र हृदयात विराजमान होतात आणि आपल्या स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव करून देणाऱ्या सनातन ज्ञानाचा उपदेश करतात त्रैलोक्याचे नियंती आणि पूर्णपणे स्वतंत्र असे भगवान श्रीहरी अवतार घेऊन ज्या ज्या लिला करतात ज्या पद्धतीने अकर्ता असूनही त्यांनी कल्पाच्या आरंभी या सृष्टीची रचना केली ती स्थिर केली आणि जगातील जीवांच्या उपजीविकेची तरतूद केली आणि पुन्हा या सृष्टीला आपल्या हृदयाकाशात लीन करून घेऊन वृत्ती शून्य होऊन योगमायेच्या आश्रयाने जे निर्दिष्ट होतात ते योगेश्वर प्रभू एकच असूनही या ब्रह्मांडात अंतर्यामी रूपाने प्रवेश करून अनेक रूपामध्ये कसे प्रकट होतात तसेच द्विज गायी आणि देवता यांचे कल्याण करण्यासाठी जे त्या त्या अवताराप्रमाणे लिलेने कर्मे करतात ते पण आम्हाला सांगावी सर्व यशस्वी पुरुषांचे मुकुटमणी असलेल्या श्रीहरींच्या लिलामृताची कितीही पान केले तरी आमचे मन तृप्त होत नाही सर्व लोकपतींचे स्वामी असणाऱ्या श्रीहरीनी कोणत्या तत्वानी हे लोक लोकपाल आणि लोकालोक पर्वताच्या बाहेरच्या भागांची ज्यामध्ये या सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये अधिकारानुसार वेगवेगळा भेद जाणवतो त्यांची रचना केली आहे त्या विश्वकर्त्या स्वयंभू श्री नारायणांनी आपल्या प्रजेचा स्वभाव कर्म रूप आणि नामभेद यांची कोणत्या प्रकारे रचना केली भगवन उच्च नीच वर्णाचे धर्म मी श्री व्यासांच्या मुखातून अनेक वेळा ऐकले आहेत परंतु श्री कृष्ण कथामृताच्या प्रवाहाशिवाय इतर तुच्छ सुख देणारे धर्म ऐकण्याची इच्छा आता मला उरली नाही त्या तीर्थरूप श्रीहरींचे गुण ऐकून कुणाची तृप्ती होईल नारदासारखे महात्मे आपल्यासारख्या साधूंच्या समाजात त्यांचे गुण गातात आणि ते गुणगान जेव्हा मनुष्याच्या कर्णरंध्रात प्रवेश करते तेव्हा त्यांची संसार चक्रात गुरफटून टाकणारी गृहस्थ धर्माची आसक्ती नाहीशी होते आपले परममित्र मुनिवर व्यासाने सुद्धा भगवंताच्या गुणांचे वर्णन करण्याच्या इच्छेनेच महाभारताची रचना केली त्यात त्यांनी विषय सुखांचा उल्लेख करीत मनुष्याची बुद्धी भगवंताच्या कथेकडे आकर्षित केली आहे ही भगवत कथेची गोडी श्रद्धाळू पुरुषाच्या हृदयात जेव्हा वाढू लागते तेव्हा ती त्याला अन्य विषयांपासून विरक्त करते तो भगवतचरणाच्या अखंड चिंतनाने आनंदित होत जातो आणि त्या पुरुषाच्या सर्व दुःखांचा तात्काळ नाश होतो जे आपल्या पूर्वजन्मीच्या पापामुळे भगवत कथेविषयी विनमुख असतात अशा शोचनीय पुरुषांना सुद्धा शोचनीय अशा अज्ञानी लोकाबद्दल मला नेहमी खेद होतो आणि निरर्थक संभाषण कामे आणि चिंतनात काळ घालवितात त्यांचे अमूल्य जीवन काळ पुरुष हिरावून घेतो मैत्रिय मुनी आपण दिनांच्यावर कृपा करणारे आहात भुंगा जसा फुलातील मध काढून घेतो त्याचप्रमाणे या लौकिक कथांमधून साराभूत असलेल्या परम कल्याणकारी पवित्र कीर्ती श्रीहरीच्या निवडक कथा आमच्या कल्याणासाठी आम्हाला सांगा त्या सर्वेश्वर भगवंतांनी संसाराची उत्पत्ती स्थिती आणि संहार करण्यासाठी आपल्या मायाशक्तीचा स्वीकार करून रामकृष्णादी अवतारांच्या सुद्धा ज्या अनेक अलौकिक लीला केल्या त्या सर्व मला सांगाव्यात शुकदेव म्हणाले जीवांचे कल्याण होण्याच्या हेतूने विदुराने जेव्हा अशी प्रार्थना केली तेव्हा मुनिश्रेष्ठ भगवान मैत्रियांनी त्याची प्रशंसा करीत म्हटली साधू स्वभाव अशा विदुरा सर्व जीवांवर अनुग्रह करण्यासाठी आपण ही फार चांगली गोष्ट मला विचारली आपले चित्त नेहमी भगवत चरणीस लागलेले असते यामुळेच तुझी कीर्ती सर्वत्र पसरली आहे तू श्री व्यासांचा औरस पुत्र असल्याने अनन्य भावाने सर्वेश्वर श्रीहरीचा आश्रय केलास यात काहीच आश्चर्य नाही तू प्रजेला शासन करणारा भगवान यमच आहेस मांडवी ऋषींच्या शापामुळे श्री व्यासांचा भाऊ विचित्र वीर्य याच्या दाशीच्या गर्भातून श्री व्यासांपासून तुझा जन्म झाला आहे श्री भगवंत आणि त्यांचे भक्त यांना तू नेहमीच प्रिय आहेस म्हणूनच निजधामाला जातेवेळी भगवंतांनी तुला ज्ञानोपदेश करण्याची मला आज्ञा केली आहे म्हणून मी आता जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यासाठी भगवंतांनी मायेच्या साह्याने केलेल्या वेगवेगळ्या लिलांचे क्रमशः वर्णन करतो सृष्टी रचनेच्या पूर्वी हे विश्व म्हणजे आत्म्यांची आत्मा आणि त्याचे स्वामी एकमेव परमात्माच होते माया आवरण्याची त्यांना इच्छा झाली असता सृष्टीमध्ये अनेक व्रतींच्या भेदामुळे जी अनेकता दृष्टीस पडते तीही नाहीशी होऊन ते एकटेच उरतात ते द्रष्टा होऊन पाहू लागले परंतु त्यांना काहीच दिसले नाही कारण त्यावेळी ते स्वतःच्याच अद्वितीय रूपाने प्रकाशित होत होते अशा अवस्थेत ते स्वतःला नसल्याप्रमाणे समजू लागले खरे पाहता ते असत नव्हते तर त्यांच्या शक्ती निद्रिस्त होत्या पण त्यांच्या ज्ञानाचा लोप झाला नव्हता दृष्ट आणि दृश्य यांना एकत्र आणणारी शक्ती म्हणजे कार्यकारण रूप माया होईल महाभाग विदुरा या मायेच्या द्वाराच भगवंताने हे विश्व निर्माण केले आहे काळाच्या शक्तीने जेव्हा या त्रिगुणात्मक मायेचा क्षोभ झाला तेव्हा त्या इंद्रियातीत चिन्मयी परमात्म्याने आपला अंश असलेल्या पुरुष रूपाने त्यामध्ये चिदाभास रूप बीजाची स्थापना केली तेव्हा काळाच्या प्रेरणेने त्या अव्यक्त मायेपासून महत्त्व प्रकट झाली ते खोट्या अज्ञानाचा नाश करणारे असल्याने विज्ञान स्वरूपाने आपल्यातच सूक्ष्म रूपाने असलेल्या विश्वाचे प्रकटीकरण करणारे होते नंतर चिदाभास गुण आणि कालाच्या अधीन असणाऱ्या महत्त्वावर भगवंताची दृष्टी पडल्यावर त्यांनी विश्वाच्या रचनेसाठी स्वतःच रूपांतरित केले महत्त्व विकृत झाल्यावर त्यातून अहंकाराची उत्पत्ती झाली हा अहंकार कार्य कारणाने करता यांच्या रूपात असल्याने तोच भूतमात्र इंद्रिय आणि मनाला कारणीभूत आहे तो अहंकार सात्विक राजस आणि तामस असा तीन प्रकारचा आहे म्हणून अहंतत्वामध्ये विकार उत्पन्न झाल्यावर सात्विक अहंकारापासून मन आणि ज्यामुळे विषयांचे ज्ञान होते त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्या देवता उत्पन्न झाल्या राजस अहंकारापासून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय निर्माण झाली तामस अहंकारापासून सूक्ष्म भूतांचे कारण शब्द तन्मात्र निर्माण झाली आणि त्यापासून दृष्टांत रूपाने आत्म्याचा बोध करून देणारे आकाश निर्माण झाले भगवंताची दृष्टी जेव्हा आकाशावर पडली तेव्हा आकाशापासून काल माया आणि चिदाभासाच्या योगाने स्पर्श तन्मात्र निर्माण झाली आणि त्याच्या विकृत होण्याने वायूची उत्पत्ती झाली अत्यंत बलवान अशा वायूने आकाशासह विकृत होऊन रूप तन्मात्राची रचना केली आणि त्यापासून विश्वाचे प्रकाशक असे तेज उत्पन्न झाले पुन्हा परमात्म्याची दृष्टी पडल्यावर वायुयुक्त तेजाने काल मायाने चिदंशाच्या योगाने विकृत होऊन रस तन्मात्राने या तत्वाचे कार्य जल निर्माण केले नंतर परमात्म्याची तेजाने युक्त असलेल्या जलावर जेव्हा दृष्टी गेली तेव्हा त्याने काल मायाने चिदंशाच्या योगाने गंधगुण असलेल्या पृथ्वीला उत्पन्न केले विदुरा या आकाशादी भूतांमध्ये जी भूते नंतर उत्पन्न झाली त्यांच्यामध्ये क्रमाने आधीच्या भूतांचे गुण आहेत असे समजले पाहिजे हे महत्त्वाधिकांची अभिमानी आणि विकार विक्षेप आणि चेतना यांनी युक्त असणारे देव हे सर्व श्री भगवंताचेच अंश होते परंतु वेगवेगळे राहिल्याने विश्वरचनेच्या कार्यात यशस्वी झाले नाहीत तेव्हा ती हात जोडून भगवंतास म्हणू लागली देव म्हणाले देवाधिदेव आम्ही आपल्या चरणकमलांना वंदन करीत आहोत जे आपल्याला शरण आलेल्या जीवांचे ताप दूर करण्यासाठी छत्राप्रमाणे आहेत तसेच यांचा आश्रय घेतल्यानेच संन्यासी लोक या संसारातील अनंत दुःखांना सहजासहजी दूर फेकून देतात हे जगतकर्त्या जगदीश्वरा या संसारात तापत्रयाने व्याकुळ झाल्याने जीवांना थोडीसुद्धा शांती मिळत नाही म्हणून भगवंता आम्ही आपल्या चरणांच्या ज्ञानमयी छायेचा आश्रय घेत आहोत मुनिजन एकांत स्थळी राहून आपल्या मुखकमलाचा आश्रय घेणाऱ्या वेदमंत्ररूप पक्षांच्या द्वारा ज्यांच्या अनुसंधानात राहतात आणि जे संपूर्ण पापांचा नाश करणाऱ्या नद्यातील श्रेष्ठ अशा श्री गंगा नदीचे उगमस्थान आहेत त्या आपल्या परम पवित्र चरणकमलांचा आम्ही आश्रय घेत आहोत भक्तजन तुमच्या ज्या चरणकमलांना श्रद्धा आणि श्रवण कीर्तन रूप भक्ती करून शुद्ध केलेल्या अंतकरणात धारण करतात आणि वैराग्याने पुष्ट झालेल्या ज्ञानाने परमज्ञानी होतात त्या चरणकमल ठेवण्याच्या आसनाचा आम्ही आश्रय घेत आहोत ईश्वरा आपण संसाराची उत्पत्ती स्थिती आणि संहार यासाठीच अवतार घेतात ज्या आपल्या चरण कमलांचे स्मरण करणाऱ्या भक्तजनांना आपण अभय देता त्या चरण कमलांना आम्ही सर्वजण शरण आलो आहोत हे भगवन ज्या पुरुषामध्ये देह घर आणि त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या इतर तुच्छ पदार्थांच्या बाबतीत अहंकार आणि ममतेचा दृढ दुराग्रह आहे त्यांच्या शरीरात आपण अंतर्यामी रूपाने राहत असूनही त्यांच्यापासून पुष्कळ लांब आहेत त्या आपल्या चरणांचे आम्ही भजन करतो हे परम यशस्वी परमेश्वरा इंद्रिय विषयांकडे ओढली गेल्याने ज्यांचे मन नेहमी बाहेर भटकत राहते ते बामर तुमच्या विलासयुक्त पदन्यासाची शोभा जाणणाऱ्या भक्तांचे दर्शन घेऊ शकत नाहीत आणि म्हणूनच ते तुमच्या चरणकमलापासून दूर राहतात हे देवा आपल्या कथामृताचे पान केल्याने उच्चंबळून आलेल्या भक्तीमुळे ज्यांचे अंतकरण निर्मळ झाले आहे तेच वैराग्य हेच ज्याचे सार आहे असे आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन अनायासेच आपल्या वैकुंठ धामाला जातात दुसरे काही धीर पुरुष चित्ताचा निरोध करून समाधीच्या बळावर तुमच्या बलाढ्य मायेला जिंकून तुमच्यातच लीन होऊन जातात पण त्यांना फार कष्ट पडतात आपल्या भक्तिमार्गात मात्र काहीच कष्ट नाहीत हे आदिदेवा सृष्टी रचनेच्या इच्छेने आपण आम्हाला त्रिगुणयुक्त केलेले असल्याने आम्ही भिन्न स्वभावाचे आहोत आणि म्हणूनच आम्ही आपापसात एक होऊ शकत नाही म्हणून आपल्या क्रीडेचे साधन असणारे ब्रह्मांड रचून ते आपणास समर्पित करण्यास आम्ही असमर्थ आहोत हे जन्म नसलेल्या ईश्वरा ज्यामुळे आम्ही ब्रह्मांडाची रचना करून आपल्याला सर्व प्रकारचे भोग वेळेवर समर्पण करू शकू आणि जेथे स्थिर होऊन आम्ही सुद्धा प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अन्न ग्रहण करू शकू तसेच हे सर्व जीव सर्व प्रकारच्या विघ्नांपासून दूर राहून तुमच्यासह आम्हाला भोग अर्पण करून आपापले अन्न भक्षण करू शकतील असा उपाय करा कार्यरूप सृष्टी आणि आम्ही देवता यांचे आपण निर्विकार पुराण पुरुष अधिकारण आहात कारण हे देवा प्रथम अजन्म अशा आपणच सत्वाधी गुण आणि जन्माधी कर्माच्या कारणरूप अशा मायाशक्तीत आपले चिदाभा स्वरूप वीर्य स्थापन केले होते हे परमात्म्या महत्त्व इत्यादी रूपाने युक्त असे आम्ही देवगण ज्या कार्यासाठी उत्पन्न झालो आहोत त्या संबंधी आम्ही काय करावे देवा आपणच आमच्यावर अनुग्रह करणारे आहात म्हणून ब्रह्मांडाच्या रचनेसाठी आपण आम्हाला क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती प्रदान करावी या ठिकाणी पाचवा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू बंधू आणि भगिनींनो नमस्कार माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते म्हणूनच पुस्तके ऑडिओ सीडी व्हिडिओ सीडी प्रदर्शने कार्यक्रम व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी चार वेदांपासून एकशे आठ उपनिषदे वाल्मिकी रामायण बारा स्कंदांच्या भागवतासहित श्री ज्ञानेश्वरी श्री तुकाराम महाराज गाथा अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत तसेच आरोग्य अंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथिक आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी वनौषधी घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत या आरोग्यावर पुस्तके सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान ऐंशी टक्के स्वतः डॉक्टर बनेल शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक अंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या उदाहरणार्थ नैराश्य भीती चिंता टेन्शन इत्यादीपासून व्यक्तिमत्त्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास एकाग्रता स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत त्याचबरोबर वाईट सवयी व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा मी यशस्वी होणारच practical mind programming law of attraction आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत अगदी आपण म्हणतो ना जो जे वांछील तो ते लाहो याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा एक निरामय आनंदी सुखी श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात तसेच money course change yourself mind power and programming इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या श्री रामकृष्ण प्रकाशन सदोतीस ऑब्लिक पंधरा तानाजीनगर धनकवडी पुणे त्रेचाळीस मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट पासष्ट एक्क्याऐंशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद